जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मनात पूर्व संचित केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले समर्थांनी मागच्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत देहे दुःख ते सुख मानित जावे या प्राथमिक साधनाचा उल्लेख केला पण हे साधन करण्याची प्रवृत्ती होण्यासाठी माणसाची मनोभूमी तयार होण्याची आवश्यकता आहे दुःख हे टाळता येण्यासारखे नाही त्याला तोंड द्यावे लागणारच आहे हे लक्षात आले तर माणसाची मानसिक शुद्धता होते म्हणून समर्थ दुःखाची अपरिहार्यता या श्लोकाने सांगत आहेत कोणाला सगळ्या प्रकारची सुखेच भोगाव्यास मिळतात दुःखाचा स्पर्शही होत नाही असे कधीच होत नाही कुणीही याला अपवाद नाही नल राम युधिष्ठिरांसारख्या अत्यंत थोर व्यक्तींना सुद्धा अनेक प्रकारची जीवन असह्य वाटावे अशी दुःखे भोगावे लागल्याचा इतिहास आहे ज्यांची सत्ता संपत्ती ऐश्वर पाहून आपणास होयवा वाटतो त्यांच्या जीवनाचा बारकाव्याने शोध घेतला तर असे आढळून येईल की त्यांनाही या अभिलषणीय अशा गोष्टीच्या समागमी अनेक प्रकारची त्यातूनच निर्माण झालेली आहे होणारी व इतरही दुष्कळ पुष्कळ दुःखे भोगावी लागतात एकपुती रडे व सातपुतीही रडे अशीच अवस्था असते संपत्ती असेल तर आरोग्य नसेल सत्ता असेल तर कठोर निंदेला तोंड द्यावे लागेल लागले असेल कीर्ती असेल तर प्रापंचिक सुखाला तिलांजली द्यावी लागली असेल त्यामुळे इतर सगळे सुखात आहेत व मला तेवढे दुःख बघावे लागते असे मानून हाय हाय करण्यात अर्थ नसतो एका तत्ववेत्यांनी लग्न करावे की करू नये या प्रश्नाचे उत्तर करणारा व न करणारा या दोघांनाही पश्चाताप होतो अशा शब्दात दिले होते ते खरोखरीच विचार करण्यासारखे आहे निपुत्री दुःखी असतोच पण ज्यांची संतती दुर्गुणी निपजली आहे तो त्याही पेक्षा दुःखी असतो जगामध्ये सर्वत्र सुखदुःखाची मिश्रणीच असतात ती कधी थोडी उणी कधी थोडी अधिक असतात विचारपूर्वक पाहू गेले म्हणजे हे चांगले लक्षात येते तेच करावे असे समर्थ सांगतात सर्वारंभा ही ध्रुम धुमे नागरी रिवावृत काहीही करता म्हटले की त्यात कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे दोष समाविष्ट असतातच अग्नी प्रज्वलित करायचा म्हटले तर थोडा तरी दूर होतोच इंधन वाईट असेल तर विचारायचंच नको म्हणून जगामध्ये वागताना जे करावयाचे ते सुखाच्या अभिलाषेने व दुःखाच्या तिरस्काराने निवडू नये दृष्टी हितावर असावी असा नीट विचार केला म्हणजे दुःख वाट्याला आल्याची व सुख न मिळाल्याची तडफड उनावते तसेच सुखप्राप्तीने मनुष्य उन्मत्तही होत नाही वा दुःखप्राप्तीने विषन्न होत नाही त्याची कार्यक्षमता अबाधित राहते सुखदुःखाचा विचार मुळीच करू नये असे नाही पित्तम यदी शर्कराया शाम्यती कोर्थहा पटोलेन हे खरेच आहे रोगावरचे उपचार सुखाव असतील तर बुद्ध्या कडू काड्यांचे घोट घेण्यासाठी आवश्यकता नाही पण प्रसंग आला तर त्याचा कंटाळा करणेही इष्ट नाही प्राप्त परिस्थितीमध्ये सुखदुःखाचा हा असा विचार करणे हिताव असल्याचे आवश्यक असले तरी मुळात सर्व समर्थ ईश्वरांच्या अद्भुत सृष्टीमध्ये दुःख असावे का असा एक प्रश्न विचारवंतांना बहुधा बोचत असतो त्याचे उत्तर समर्थ तिसऱ्या व चौथ्या ओळीत देत आहेत मना त्वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले भारतीय संस्कृतीतील विचारवंतांनी ईश्वरी सृष्टीत विद्यमान असलेला कार्यकारी नियम आपल्या साक्षात्कारी प्रज्ञेने आणि प्रासादिक प्रतिभेने शोधून काढला आहे या त्रिकालाबाधित ईश्वरी नियमासच कर्मविपाकाचा सिद्धांत असे म्हणतात अग्नीचा शोध विजेचा शोध गुरुत्वाकर्षणाचा शोध स्थल स्थलकाल सापेक्षतेचा शोध अनुगर्भाच्या स्वरूपाचा शोध हे शोध जसे माणसाच्या बुद्धिमत्तेचे आणि विज्ञानाच्या प्रगतीचे द्योतक आहेत तसाच कर्मविपाकाचा सिद्धांतही आहे अलीकडे तथाकथित बुद्धिवादी खोट्या समतेच्या आणि प्रांत मानवतेच्या नावाखाली या सिद्धांताची टिंगल करीत असले तो वास्तव नसून काल्पनिक असल्याचे प्रतिपादन असले तरी खऱ्या विचारवंतांना त्याची विद्यमानता नाकारता येण्यासारखी नाही कर्मविपाक नाकारणे हे वरवर सोयीचे वाटले तरी ते शेवटी कारण वाचून कार्य होते असेच म्हणाव्यासारखे आहे कुणीतरी दुराग्रहाने म्हणेल तर ते तर्कट होईल तर्क असणार नाही न्याय तरी असणार नाहीच कोणतीही कार्य ही जवळच्या व दूरच्या कारणांशी संबंध असतातच कार्यकारणांची ही मालिकाच असेल कदाचित यामधील अंतरामुळे व सूक्ष्मतेमुळे कारण लक्षात येत नसेल पण ते नाकारणे योग्य ठरणार नाही बीजा वाचून झाड उगवले वा शिजवण्या वाचून स्वयंपाक झाले असे म्हणण्यासारखे ते ठरेल पूर्वजन्म व पुनर्जन्म या कर्माविपाकानेच अनुशासिक अनुषांगिक सिद्धांत आहेत ते त्याचे परिणामही आहेत आणि त्याला पूरकही आहेत कर्माविपाक मानल्यामुळे कर्तृत्वाला बाधा येते आणि मनुष्य देववादी बनतो असे म्हणणे चुकीचे आहे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे माणसाने चालणे फिरणे चढणे सोडून द्यावे आणि नुसते बसून राहावे असे जसे होत नाही तसेच कर्मविपाकाच्या सिद्धांताने मनुष्य निष्क्रिय होतो असे मानण्याचे कारण नाही माणसे आळशी असतात याचा जसा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाशी संबंध नाही तसाच कर्मविपाकामुळे माणूस दैववादी वा प्रयत्नवादी ठरत नाही मनुष्य कसाही असला तरी कर्मविपाक आपले काम करीतच असतो कारण तो गुरुत्वाकर्षणाप्रमाणे ईश्वर सृष्टीचा शाश्वत नियम आहे त्यातल्या त्यात विचारच करावायचा झाला आणि आधारच शोधायचे ठरविले तर कर्मविपाकाने दैववादाला प्रोत्साहन मिळण्याच्या ऐवजी प्रयत्नवादाला प्रेरणा मिळण्याची शक्यता अधिक आहे कारण दैव ही स्वयंभू गोष्ट नसून ते पूर्वकर्माच्या परिपाकाला ओळखीसाठी दिलेले नाव आहे वर्तमान कालातील प्रयत्न हे कर्म आणि न भोगलेले भूतकालीन कर्म हे दैव असे त्यांचे मुळात स्वरूप आहे भूतकाळात माझे कोणतेही नियंत्रण नाही पण वर्तमान काळ मी माझ्या स्वाधीनची गोष्ट आहे त्यामुळे भविष्यकाळ मी माझ्या इच्छेप्रमाणे घडू शकेन असा विश्वास कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे माणसाच्या अंगात बळवण्याची शक्यता आहे कर्मविपाक नाकारला तर घटनांचा अर्थ सांगताना योगायोग व अपघात स्वीकारावा लागतो आणि योगायोग स्वीकारणे हे मागचे सर्व प्रेरणा नष्ट करण्यासारखे आहे कर्मविपाकामध्ये कर्माला अनुसरून भोग घडतो व त्यामुळे भोगामध्ये परतंत्रता सांगितली असली तरी कर्माचे स्वातंत्र्य त्याच नियमाने सिद्ध होते व तसेच ते प्रतिपादिले आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे म्हणून समर्थाचे शब्द मना जे तुझे पूर्व संचित आहे तयासारखे भोगणे भाग रे हे असे नसून मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिके भोगणी प्राप्त झाले असे आहेत पूर्वसंचित हा माझ्या कर्तृत्वाचा भाग आहे ते केव्हा तरी माझ्या कर्तृत्वातून मी केलेल्या बऱ्या वाईटातून निर्माण झाले आहे तो योगायक व अपघात नाही असे शास्त्र सांगते ते फार महत्वाचे आहे वर्तमान कालाचा विचार करता कदाचित ते सोयीचे नसेल पण सृष्टीचे नियम असे कालासापेक्षा नसतात मला आता डोंगरावर चढायचे आहे आता गुरुत्वाकर्षणाचा नियम नको या म्हणण्याला काही अर्थ नाही अग्नीची उष्णता स्वयंपाकापुरती असावी चटका लावताना नसावी असे कधी होऊ शकत नाही पूर्वकर्मामुळे आता परिस्थिती कशीही असली तरी मी ती भविष्यकाळात माझ्या वर्तमान सुत्कृत्याच्या बळावर सुधारून घेऊन जाईल आत्मविश्वास याच कर्मविपाकामुळे माणसाच्या हृदयात विचार केला तर जागृत होऊ शकतो आणि ते लक्षात आणून देण्यासाठीच तुला हे जे नको ते भोगावे लागत आहे ते तुझ्या पूर्वकर्मातून निर्माण झालेल्या संचिताचा परिणाम आहे म्हणून मागे काही झाले असले तरी आता तरी सन्मार्गास लागून सत्कर्म कर असे सांगितले आहे आपल्या संस्कृतीमध्ये कर्माचे संचित क्रियमान आणि प्रारब्ध असे तीन भाग पाडलेले आहेत जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमान जे अप्रत्यक्ष भोगीत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावेचे राहिले आहे ते संचित ब्रह्मज्ञानाच्या पातळीवर संचित आणि प्रारब्ध व प्रारब्ध आणि क्रियमन याचा परिणामाचा भेद स्पष्ट होतो एरवी ती तीनही सामान्य माणसाकरता परिणामाच्या दृष्टीने सारखेच असतात तेव्हा भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे कुरकुर करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करताना सावध राहिले पाहिजे असा संतांचा आदेश आहे मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वता शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी दहाव्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे समर्थाने देहाला पडणारे कष्ट हे परिणामे हिताचे असल्यामुळे त्या कष्टांनाच सुखाचे मानित जावे असा साधनेचा विचार सांगितला आहे त्याप्रमाणे येथे एक प्रकारे मानसिक साधना सांगितली आहे ज्यांच्या विरुद्ध माणसाची सदाची तक्रार असते ती दुःखे का भोगावी लागतात याचा विचार अकराव्या श्लोकात करून झाला आता या बाराव्या श्लोकात पुन्हा मागे सांगितलेल्या साधनापेक्षा वरच्या प्रतीचे साधन समर्थ स्पष्ट करीत आहेत आणि त्यामुळे साध्य प्राप्त होते असे जणू सुचवित आहेत यातील शेवटच्या दोन ओळी जण दहाव्या श्लोकातील तिसऱ्या चौथ्या ओळीचे रूपांतरित वा खरे म्हणजे स्पष्टीकरण आहे शरीराचे दुःख हे मानणे न मानणे अशा स्वरूपात नेहमीच असेल असे नाही सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे विना मसाल्याचे साधे जेवणे आळस टाकणे थंड पाण्याने स्नान करणे चालण्याचा कंटाळा न करणे इत्यादी गोष्टी या परिणाम हिताव असतात आणि थोड्याशा सवयीने त्या सुखाव मानता मानताही येतात निदान टाळणे इतक्या त्रासदायक वाटत नाहीत पण सगळ्यांचा शारीरिक दुःखाचे असेच असेल असे नाही काटा मोडणे अपघात सापडणे मार लागणे अन्न पाण्या वाचून दीर्घकाळ राहण्याचा प्रसंग येणे थंडी ऊन पावसात मुळीच निवारा न मिळणे वेदना होणारी व्याधी आणि इत्यादी गोष्टी जेव्हा तोंड देण्याची वेळ येते तेव्हा शरीराला होणारी पीडा ही स्वच्छता आली तरी त्याला दुःख न मानणे जवळजवळ अशक्य आहे पण ते दुःख शरीराचे शरीरापुरते ठेवणे मात्र वाटते तितके अशक्य नाही म्हणून समर्थ अशा दुःखाच्या संदर्भात उपदेश करतात की शरीराला वेदना सोसाव्या लागल्या तरी ते दुःख मनात आणू नकोस हाय हाय करू नकोस कणू नकोस इतरांना उच्छाद होईल असे वागू नकोस व्यवहारात आपल्याला या दोन्ही पातळीवरचे लोक पुष्कळ वेळा दृष्टीस पडतात काही माणसे व्याधीमध्ये त्या मानाने पुष्कळशी शांत असतात तर काही किरकोळ दुखण्यानेही हळवेपणाने सगळे घर डोक्यावर घेतात हा जो दुसरा प्रकार आहे तो मुख्यतः शारीरिक नसून मानसिक आहे यामुळे शरीराला होणारा पीडा उन्हावत नाहीतच उलट स्वतःचे दुखणे वाढण्याचे आणि इतरांना दुखणे येण्याचे ते निमित्त ठरते म्हणून ते टाळावे असे समर्थांचे सांगणे आहे शोक आणि चिंता या दुःखाच्याच पुढच्या व दुःखामुळे निर्माण होणाऱ्या मनाच्या अवस्था आहेत त्या तर कधीच उत्पन्न होऊ देऊ नयेत असे समर्थ सर्वथा या शब्दाने सुचवित आहेत वेदांत ज्ञानाचे खरे प्रयोजन दुःख दूर करणे हे नसून शोक दूर करणे हे आहे दुःख हे पुष्कळचा वस्तुतंत्र असते त्यामुळे त्यावर माणसाचे नियंत्रण अस्थापित होईलच असे नाही पण दुःखामुळे उत्पन्न होत आहे असे वाटले तरी शोक वा चिंता ही स्थिती पूर्णपणे कर्ततंत्र आहे माणसाच्या स्वाधीनची आहे म्हणून दुःख झाले तरी शोक करू नये या शब्दात ते सांगता येईल शोक आणि चिंता ही हाय हाय तळमळ व्यग्रता अनिश्चितता धरसोड खंत विषन्नता वैताग नैराश्य अशा स्वरूपात व्यक्त होत असतात आणि विचाराने विवेकाने या स्थितीला न येणे हे पुष्कळसे माणसाच्या स्वाधीन आहे तेच प्रयत्नपूर्वक करावे असे समर्थ सांगतात या सर्वच गोष्टी साधण्यासाठी मी म्हणजे देह नाही हा विचार निदान बुद्धीच्या पातळीवर तरी मान्य व्हावा लागतो आणि तो आचार आचाराच्या पातळीवर उतरण्यासाठी विवेकाने प्रयत्न करावे लागतात तेच समर्थ सांगत आहेत कारण देह म्हणजे मी नाही हा मी त्यापेक्षा कोणी वेगळा असला पाहिजे हे विचारवंताच्या लक्षात येणे शक्य आहे देह प्रत्यक्षत जड आहे त्यात दिसणारी चेतन्याची प्रेरणा ही कुठेतरी निराळ्या ठिकाणी उगम पावत असली पाहिजे हे विचारी माणसाच्या लक्षात येणे शक्य आहे कोणत्याही प्रकाराने शरीराचे विश्लेषण केले तरी त्या चेतन्याचा मूलस्त्रोत सापडत नाही हे निश्चित आणि या चैतन्यापासून मी पणास पुरत नाही हेही निश्चित तेव्हा रक्त मांस हाडे कातडे इत्यादी धातू त्यांच्या मुळाशी असलेली होते याचा समुदाय म्हणजे जरी देह असला तरी मी म्हणून होणारे स्मरण या जड द्रव्याचे नाही हे लक्षात येऊ शकते हे लक्षात घेऊन तो विचार निश्चित करून साधनेला लागणे व त्यामुळे क्रमाक्रमाने स्वतःची प्रगती साधून मी देह नाही ही धारणा दरडावणे व योग्य त्या प्रमाणात ती व्यवहारातही अनुभवता येणे हेच विधेयीपणे प्राप्त झाल्याचे लक्षण आहे सामान्यतः मुक्तीचे स्वरूप हेच आहे विदेहीपणा अनुभवणे म्हणजेच मुक्ती भोगणे आहे साधना कोणत्या दिशेने करावीची आहे हे लक्षात आणून देण्यासाठीच कदाचित समर्थांनी या विदेहीपणाने भोगावयाच्या मुक्तीचा उल्लेख मनाच्या श्लोकात इतक्या आधीच केलेला असावा माणूस प्रकृती प्रवृत्ती परिस्थितीप्रमाणे कुठेही असला तरी त्याचे अंतिम ध्येय मोक्ष मुक्ती हेच आहे कुठे जावयाचे आहे ते ठरल्यापासून वाटचालीचा आरंभ होऊ शकत नाही पण हे लक्षात न आल्यामुळे काही वेळा लोक अशा या सांगण्यावर आक्षेप घेतात त्यांचे म्हणणे असते की तुम्ही म्हणता तशी मोक्ष मुक्ती काही असलीच तर ती फार अंतिम अवस्था आहे ज्याच्या पुढे तुम्ही ते सांगता त्या माणसापासून ती कोसो दूर आहे स्वार्थ भ्रष्टाचार द्वेष तिरस्कार विषय लालसा लुबाडणूक इत्यादी मानव समाजाला कलंक असणारे विकार थैमान घालीत असताना मोक्षाच्या उपदेशात काय अर्थ आहे ज्यांना स्वार्थापोटी देशाचे समजा समाजाचे तर राहू द्या पण कुटुंबाचेही कल्याण साधावेसे वाटत नाही त्यांना मोक्षाचे तत्वज्ञान सांगणे हे केवळ श्रमाचा आणि काळाचा अपव्ययच नसून दंभाचारास प्रोत्साहन देण्यासारखेही आहे ज्यांना स्वच्छताच कळत नाही त्यांना पावित्र्य कसे काय कळणार ज्याला चार पावलेही टाकता येत नाहीत त्या गिर्यारोहणाच्या बिकट यात्रेत भाग घेता येईल का वरवर पाहता हा आक्षेप योग्य वाटतो पण तो पूर्ण सत्य नाही अवस्थाक्रमाने ध्येयवाद सांगणे आणि माणसाच्या श्रद्धा रद्द करीत नेणे रुचेल पचेल तेवढेच सांग हेही संतांनीच केले आहे व बौद्धिक पातळीवर अजून बालकच असणाऱ्या माणसाच्या करिता ते करावेच लागते पण सर्वांनाच असे समजणे हा अन्याय आहे रोग फार घातक आहे असे प्रत्येक रोग्यास सांगू नये हे कितीही खरे असले तरी काही रोग्यांना ते सांगावेच लागते सगळेच रोगी काही सारखेच हळवे असतात असे नाही उलट रोगाच्या परिणामाची स्पष्ट कल्पना असणे काही लोकांना इष्ट असते कारण त्यामुळे त्यांना व्यवहाराची वा कुटुंबाची व्यवस्था लावणे सोयीचे होते वादायचेही तसेच आहे आपण आज लोकसत्तेचा पुरस्कार करतो जीवनामध्ये स्वतंत्रता समानता बंधुता असावी असे मानतो त्यावरही व्याख्याने देतो आणि ऐकतोही पण हा ध्येयवाद प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा किती दूर आहे हे आपणास माहीत आहेच ना अगदी आपल्या स्वाधीन असलेल्या निवडणुकातही आपण हा ध्येयवाद कधीही साकार करू शकलो नाही सगळ्याच पक्षोपक्षांनी निवडणुकाच्या वेळी डिमडिम पिटलेला ध्येयवाद प्रत्यक्ष व्यवहारात पायदळीच तुळवला आहे जात लक्षात ठेवली आहे भ्रष्टाचार केला आहे या गोष्टी तर पूर्णपणे इहवादीच आहेत ना तेथेही ध्येय आणि व्यवहार शांत राहणारे पराकाष्ठेचे अंतर तसेच टिकून आहे ना मग परमार्थ मार्गातील ध्येयवादावर तो फार दूरचा असा आक्षेप घेण्यात काय अर्थ आहे मोक्ष हा पुरुषार्थ आपण समजतो तसा इतर तीन पुरुषार्थाप्रमाणे सामाजिक व संबंधाने नियंत्रित नाही तो तत्वता आणि व्यवहारातही वैयक्तिक आहे आणि पात्रता असलेल्या कोणाही व्यक्तीला याची देही याची डोळा हा मुक्तीचा सोहळा भोगणे शक्य आहे त्यातले पण परिस्थितीचे नसून प्रवृत्तीचे आहे दूरता वाटते तीही याच कारणाने आणि स्वतःच्या प्रवृत्तीला योग्य ते वळण लावणं हे कोणत्याही माणसाला शक्य आहे आणि म्हणून माणूस इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे असे आपले शास्त्रकार मानतात यासाठी समर्थांनी मोक्षमुक्तीचा ऋतू आदर्श प्रामाणिकपणे वाटचाल करण्याची इच्छा असलेल्या माणसापुढे आरंभीच मांडला आहे मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बडे लागता काळ हा पाठी लागे माणसाचे जीवन हे त्याच्या स्वतःच्या मापाने साठ सत्तर शंभर वर्ष म्हणजे दीर्घकालीन वाटले तरी विश्वाच्या उत्पत्ती स्थितीच्या मापाने फारच लहान आहे आपण कृमी कीटकांचे जीवन क्षणभंगूर समजतो कालप्रवाहाच्या मापाने माणसाचे आयुष्य सापेक्षता तसेच म्हटले पाहिजे आणि जे काही आहे तेही भरोशाचे नाही काळाच्या तोंडात गेल्यासारखेच आहे मगरीच्या तोंडात असलेल्या मासोळीने तिचे तोंड मिटण्यापूर्वी स्वतः सुरक्षित मानावे तसे माणसाचे आहे त्यासाठी मोठ्यात मोठे ऐतिहासिक उदाहरण देऊन समर्थ सांगतात बा मना म्हणजे विचारी माणसा रावणाचे काय झाले ते तुला माहीत आहे ना रावण ही कोणी सामान्य व्यक्ती नव्हती अलौकिक सामर्थ्याने संपन्न अशा विलक्षण पुरुष होता जन्माने ब्राह्मण होता चांगला विद्वान होता वेदाची पदे त्याने पाडली आहेत भगवान शंकराला त्याने प्रसन्न करून घेतले त्यासाठी उग्र तपश्चर्या केली आपल्या पराक्रमाने जग जिंकले देवांना दीन करून सोडले त्याच्याजवळ ऐश्वर्याने भरलेले भव्य प्रसाद शोभिवंत उद्याने अपार संपत्ती सहस्त्रावधी सुंदर स्त्रियांनी भरलेले अंतपूर विपुल संतती विशाल साम्राज्य असे सगळे काही होते अकुतोभय वैभव त्याच्याजवळ होते पण त्याची वृत्ती राक्षसी होती त्याच्या दाकाने मिमी म्हणणारे वीर वीरही थरकापत असत पण त्याचे पुढे काय झाले माणसाची कालगणना चकित व्हावी अशा दीर्घ काळाचे त्याचे ऐश्वर्यशाली साम्राज्य अवघ्या दोन महिन्यात त्याच्या हातून निसटले लंकेचे ते राज्य विभीषणाला मिळाले रावण आपल्या विशाल बलदंड सेनेसह धुळीला मिळाला सर्वशी नाश झालाच पण त्याच्या कीर्तीचाही नाश झाला उलट तो वाईटपणाचे अधमतेचे एक प्रतीक ठरला त्याची अपकीर्ती तेवढी टिकून राहिली म्हणून समर्थ सांगतात ऐश्वर्या करता तू वेडेवाकडे वागू नकोस पिढ्यान पिढ्या कर्तृत्व पाठीशी असेल तर गोष्ट निराळी अन्यथा एका पिढीत रंकाचा लखपती सरळ मार्गाने होणे क्वचितच शक्य असते यासाठीच पापम ही स्त्रियो मुलम असे म्हटले चांगल्या मार्गाने मिळाले तरी ऐश्वर मिळवूच नकोस असे ग्रहस्थाश्रमी माणसाला सांगितले नाही ते तसे सांगितले असते तर परमार्थ मार्गात त्वरेने प्रगती व्हावी असे ज्याला वाटत असेल त्याच्याकरिता ते सांगितले आहे असे समजावे चांगल्या मार्गामध्ये संनिती सदाचार तर ग्रहित आहेच पण या यांत्रिक युगामध्ये सामाजिक समतोल ढासळणार नाही याचाही विचार करणे आवश्यक आहे तेव्हा ऐश्वर्याचा लोभ धरताना आपले वर्तन संनितीची कक्षा ओलांडून जाणार नाही याची दक्षता घेतलीच पाहिजे पण ते फार कठीण आहे नरकाडीच्या खतानेच पीक चांगले येते तसे जणू ऐश्वर्याचेही होते पण ते चालते तर का चालू नये असे मात्र म्हणू नये परंतु माणूस तसाच विचार करतो सत्ता संपत्ती वैभव मिळते आहे ना मग त्यासाठी संन्यतीचा त्याग करावा लागला तर काय बिघडले असे माणसास वाटते सन्मार्गाने ऐश्वर मिळणारच नाही असे नाही पण त्यासाठी योग्य कर्तृत्वाला सरळ वाव मिळाला पाहिजे पण बहुतेकांच्या अंतकरणात स्वार्थ भावना हीच प्रबल असते ती न्यायान्यायाचा विचारच करीत नाही आणि मग कर्तृत्वाला सरळ मार्ग उरत नाही वाकडी वळणे घ्यावी लागतात पुष्कळ वाहतूक असलेल्या मार्गावरची वेगवान वाहने आणि पादचारी माणसेही अनियंत्रितपणे चालू लागले की पुन्हा एकाला स्वतःचे वाहने सरळ नियमाप्रमाणे चालविता येत नाही व्यवहारात माणसाने ग्रहित धरल्यासारखे असते की दुसरा मला फसवणारच फसवणारच आहे मी सरळ वागून भागणारच नाही आणि दोघांनीही असे ग्रहित धरले म्हणजे मग सरळपणा बाजूला राहतो वस्तू घेताना मूल्यासाठी होणारे घासाघीस हे याचे एक लहानसे उदाहरण वस्तू घेताना योग्य मूल्याचा विचार राहत नाही भाव चढवून सांगितले जातात आणि पाडून मागितले जातात आणि मग होणाऱ्या घासाघाशीत उभय पक्षांना आपल्या चतुरपणाचे समाधान मिळवायचे असते या पद्धतीच्या व्यवहारात घासाघीस न करणारा सरळ मनुष्य बावळत ठरतो गिरायकाला खरे सांगून पटत नाही त्याला चांगली वस्तू स्वस्त मिळाल्याचे समाधान हवे असते आणि व्यापाराला गिरायक घालविणे परवडत नाही मग वंचना हाच व्यवहार होऊन बसतो सगळेच सज्जनपणाने वागतील तर असा प्रसंग येणारच नाही पण स्वार्थाला कुठेतरी लोभ चिकटतो आणि फसवणूक हाच व्यवसाय होऊन बसतो बरीच जुनी गोष्ट आहे एक वकील आपल्या व्यवसायामध्ये चांगले श्रीमंत झाले होते ते त्यांच्याकडे आलेल्या अशिक्षित माणसाला असे सांगत म्हणे की तुझा खटला या मोठ्या पुस्तकात पाहून लढू का लहान पुस्तकात पाहून लढू मोठ्या पुस्तकाप्रमाणे दोनशे रुपये पडतील लहान पुस्तकाप्रमाणे पन्नास रुपये पडतील आता हा काय न्याय आहे का पण हे असे चालते डॉक्टर इंजिनियर व्यापारी पुढारी अधिकारी मंत्री बुवा महंत सगळे असेच वागतात म्हणून समर्थ म्हणतात की बाबा वाईट वासनेचा त्वरित त्याग कर वासनाच टाकून दे असे समर्थ म्हणत नाहीत तर ती वाईट नसावी ही त्यांची अपेक्षा आहे आवश्यकतेपेक्षा अधिकाची अपेक्षा करणे हे वाईटाचे पहिले रूप आणि ते मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या न्याय अधिकारावर अतिक्रमण करून बलात्काराच्या वंचकतेच्या मार्गाने जाणे हे वाईटपणाचे दुसरे रूप ऐश्वर्यासाठी त्या वाईटांचा अवलंब करू नकोस अन्यथा त्या रावणासारखे होईल असे समर्थ सांगत आहेत या ठिकाणी काही वेळा एक युक्तिवाद केला जातो विचारले जाते की चांगल्या मार्गाने मिळवलेलं ऐश्वर तरी टिकून राहते काय तेही नष्टच होते ना मग ते चांगल्या मार्गाने मिळविले पाहिजे असा आग्रह कशाला ज्याला शक्य आहे त्यांनी कोणत्याही मार्गाने पण ऐश्वर मिळवावे जर मरावयाचेच आहे तर भरपूर भोगून तरी मरावे भीषण युद्धाच्या आघाडीवर निघालेले सैनिक जसे अनिर्बंधपणे विलास भोगून घेतात तसेच माणसाने का वागू नये पण ही भूमिका विचारपणाची नव्हे कारण माणसाचे व्यक्तिजीवन हे असे एकांडे नाही ते कुटुंब समाज राष्ट्र आणि पुनर्जन्म याशी संबंध आहे माणसाचे संबंधाचे हे सर्व क्षेत्र विचारात घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच पाठीमागे लागलेला काळ विचारात घेऊनच माणसाने सदाचारने राहिले पाहिजे आपल्यापुरते आणि या जन्मापुरते पाहणे हे माणसाला तरी न शोभण्यासारखे आहे धर्मराज युधिष्ठिराला जे भोगाचे लागते ते त्याच्या सदाचरणामुळेच सौजन्यामुळेच असे म्हणणे खरे नाही त्याच्यावरची संकटे ही त्याच्या त्याच्याच आसक्तीमुळे म्हणजे समर्थाच्या भाषेत कड्या वासनेतूनच जन्माला आलेली आहेत वाईट वासनांचा त्याग सन्नतीचा अवलंब सदाचरण हे योग्य आहे असे ज्या क्षणी पटले त्या क्षणी माणसाने त्याचा अवलंब केला पाहिजे आत्ताच काय घाई आहे पाहू म्हातारपणी असा दीर्घसूत्रेपणा पण उपयोगी नाही म्हणून समर्थ म्हणतात बळे त्यागला काळ हा पाठी लागे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे गेलेला पुन्हा परत मिळत नाही आणि हे सर्व केव्हा संपेल याची शाश्वती नाही म्हणून मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगले घडावे चांगले मिळावे हित साधावे याकरिताच केला पाहिजे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महाथोरचे मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले कोणतेही जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्याशी जोडलेले आहे मेला म्हणजे संपले असे चरवाक समजतात पण मेल्यानंतर जीव थडग्यात पडून राहतो आणि मग केव्हा तरी एकदा शेवटच्या दिवशी ईश्वरी निवाड्याप्रमाणे तो आपल्या पापाचे फळ भोगण्यासाठी नरकात व पुण्याचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात जातो असे काही म्हणतात हिंदू धर्म जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मानतो प्रत्येक जीवन हे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांनी युक्त आहे आणि याचे स्वरूप माणसाच्या कर्माप्रमाणे निश्चित होते कर्माची योग्यता पारखावी लागते ती यासाठीच जे जे जन्मास आले ते ते नियमाने मेले आहेत मारुनी मरणा अमर झालो असे म्हणणे हा केवळ अर्थवाद आहे थोर माणसाला मृत्यू हा चुकलेला नाही प्रत्येकाचे इहलोकीचे जीवन केव्हा ना केव्हा तरी संपुष्टात येतेच मरणाला मारून राहणे म्हणजे एकतर मुक्त होणे किंवा सत्कीर्ती रूपाने उरणे त्यामुळे जन्माला आल्यानंतरचे मरण टाळते असे होत नाही ते प्रत्येकाला भोगावेच लागते अगदी सर्वश्रेष्ठ अवतारही या नियमाला अपवाद नाहीत मृत्यू कोणालाही टळत नाही कोणालाही टाळता आला नाही जी खरीच थोर माणसे आहेत ती आपले कार्य संपताच त्याला आमंत्रण देतात व तो जेव्हा येईल तेव्हा त्याचे आनंदाने स्वागत करतात मरणाला न भिणे एवढाच फार तर मरणाला मारून राहणे याचा अर्थ करता येईल पीर मरे पैगंबर मरे मर गये जिंदा जोगी हेच शेवटी खरे आहे द्वैताने किंवा भेदाने भरलेल्या या दृश्य जगात प्रत्येक जीवनाला अदृश्य होणे चुकत नाही मग गौरवाने फार तर त्याला मृत्यू हे नाव देऊ नये कैलासवासी झाले देवाज्ञा झाली असे म्हणावे पण अर्थ एकच आहे समर्थाने दासबोधामध्ये मृत्यूची अपरिहार्यता सांगणारा एक स्वतंत्र समाज लिहिला आहे त्यात ते म्हणतात मृत्यू न म्हणे ऋषेश्वर मृत्यू न म्हणे कवीश्वर मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ मृत्यून म्हणे संत मृत्यून म्हणे हा महंत मृत्यून म्हणे हा गुप्त होत असे मृत्यून म्हणे थोर थोर मृत्यून म्हणे हरिहर मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे हे ऐकायला चमक चमत्कारिक वाटते नकोसे वाटते काही वेळा श्रद्धेला भावनेला धक्का देणारे वाटते म्हणून समर्थांनी श्रुती कोपन करावा अशी विनंती केली आहे ती वस्तुस्थिती मान्य करण्यावाचून गती नसते जन्माला आल्यानंतर मृत्यू ही टाळता येणारी गोष्ट नाही एका राजाला म्हणे ज्योतिषाने सांगितले की तुझा मरणकाळ जवळ आला आहे राजाला वाटले राजधानी सोडून पळालो म्हणजे मरण टळेल तो घोड्यावर बसून दूरच्या गावाला जाण्यासाठी पळाला त्या गावाच्या जवळ आला तो मृत्यू त्याला भेटला राजा म्हणाला अरे तुला चुकविण्यासाठीच तर आलो यम म्हणाला इथेच तर तुझी माझी भेट ठरलेली होती मी वाटच पाहत होतो अजून तो कसा येत नाहीस म्हणून राजा दचकला आणि त्याच्यापासून दूर होण्यासाठी त्याने घोड्याला पिटाळले तो वेशेतील दगडाला अडकून घोडा पडला आणि राजा अंत राजा अंत फेकला जाऊन पडल्या जागी गतप्राण झाला सारांश जन्म काय जीवनातील सुखदुःखे काय किंवा मृत्यू काय तिन्ही माणसांनी केलेल्या बऱ्या वाईट कर्माशी संबंध असून अपरिहार्य आहेत जे जसे असेल तसे भोगावेच लागते जसे मृत्यू टाळावा आणि जीवनातील भोग बघावे हे होऊ शकत नाही तसे जीवनातील भोग टाळण्याकरता मृत्यूलाही जवळ करता येत नाही तसे बुद्धी परस्पर करणे ही आत्महत्या ठरते व ते पातक आहे तुरुंगातून पळून जाणे व फाशीच्या कैद्याने आत्महत्या करणे हा जसा अपराध आहे तसेच आत्महत्येचे आहे यासाठी कर्मे करताना सावध राहिले पाहिजे अन्यथा जन्माला येणे जगणे आणि मृत्यू पावणे हे वेदनामय होऊन जाणारे आहे त्यातून कोणाचीही सुटका नाही